समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय पाचवा गोकुळात भगवान कृष्णांचा जन्मोत्सव ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकदेव सांगतात उदार बुद्धिमान होते नंद बाबा परीक्षिता अपार हर्ष त्या झाला ऐकोनी पुत्र जन्मतो केले स्नान तयानी नील्याले ते वस्त्रभूषणे वेदज्ञ द्विज नि स्वस्ती वाचन जाहले विधीने देवता पित्रे पूजिले जात कर्मही सोनेरी वस्त्र झाकोनी तिळाचे सात पर्वते वस्त्र आभूषणे सज्ज द्विलक्ष गायी दानिल्या समयो स्नान शौचोनी संस्कारे पेयजे दाने संतोष द्रव्याने शुद्धी होते तशीच ती आत्म्याची शुद्धीतही होते आत्मज्ञान करोनिया द्विजे पौराणिके भाटे ठाकरे स्तुती गायली गायके गायली गाणी भेरी दुंदुभी वाजल्या गोकुळी सर्वती दारे अंगणे चौक सर्वते झाडिले शिंपिले गंधे पताका शोभल्या पहा गुढ्या उभारिल्या आणि तोरणे लाविली किती धेनू वत्स तसे बैल हल्दी तैले हिले पिले गेरू मोर पिसे घंटा पुष्पेनी वस्त्र साजिरे सोनेरी मोर क्यायानी सर्व ते सजवियले परीक्षित सर्व गोपाळ किमती वस्त्र दागिने अंगरखे पगड्याल्याले भेटी घेऊन पातले गोपी आनंदल्या साऱ्या ऐकता पुत्र जन्मतो केला शृंगार त्यानी तै वस्त्रभूषण काजळे मुखी आनंद ओसंडे कुंकू जय पद्मकेशर मोठाल्या कमरा त्यांच्या भेट वस्तू सिखेऊनी यशोदा हि धावोनी येता नास्तन हालती कानात कुंडल तसे मणिहार कंठी रंगीत वस्त्र चलता फुलवेणीची ती मार्गी गळोनी पडती हलती पयोद त्यानंदजी सदनीची अशी दिव्य शोभा नंद बाबा खरे जाता बाळा पाहोनी बोलिले भगवान रक्षितो बाळा बाळा तू चिरजीवी हो हळदी तेलनी पाणी सिंचिता गान जाहले स्वामी कृष्ण जगाचा या ऐश्वर्य वत्सलो मधू अनंत सर्वते त्याचे नंदाच्या घरी जन्मला उत्सव जाहला मोठा मांगल्य वाद्य वाजले आनंदे धुंद नी गोरसा फेकू लागले दुजा लोणी लाविती उत्सव असा उदारनंद बाबाने गायिनी वस्त्रभूषणे गोपाना दिधले तैसे भाट ठाकुर आदिना सत्कारिले यथोचित उद्देश एवढाच की पावा वा विष्णू तो बाळ बाळाचे शुभतेची हो अभिनंदुनी नंदासी जाता त्या गोपिका तया सत्कारी रोहिणी माता अलंकार मांडिता त्यादिनी नंद बाबाच्या गोकुळी रुद्धी सिद्धित्या विनोदय क्रीडल्या काकी कृष्ण लक्ष्मी सवेचित्या गोकुळ रक्षिण्या अन्या सोपवी नंद एकदा वार्षिक कर देण्याला मथुरी पातले स्वये कळले वसुदेवाना नंद हे तेथ पातले इच्छिता भेटती त्यांची श्रीनंद तेथ पातले पाहता नंदजियाना उठले हर्षुनी मनी प्रेमाने धरुनी हात हृदया भिडले द्वय श्रेष्ठ सत्कार केला तै नंदाने वसुदेवच निवांत बसता दोघे क्षेमते पुसू लागले वसुदेव म्हणाले अवस्था ढळली होती संतान नसता तुम्हा आशाही नव्हती तैशी आता संतान जाहले भेटीत हर्ष हा झाला स्नेह्यांची भेट दुर्लभ संसार चक्र हे ऐसे पुनर्जन्मची मानणे तृणकाष्ठपुरा माझी तसेची जगती सखे सोयरे या जगी माझी प्रारब्धे दूर धावती महावनी तुम्ही जेथे राहता स्वजना सवे तृणपर्ण तसे पाणी सर्वांना अनुकूल का गोकुळी पुत्र तो माझा रोहिणी पाशी राहतो यशोदानी तुम्ही त्याचा सांभाळ करीता तुम्हा मात्या पित्या ऐसा मानितो तो कसा असे धर्मार्थ या योगे स्वजना सुख देईजे स्वजना दुःख ते देता अहित शास्त्र मानते बाबा म्हणाले बंधो त्या देवकी गर्भे जन्मले पुत्र सर्वते कंसाने मारिले त्यांना पुत्री ही स्वर्गी धाडली प्रारब्धे लाभते दुःख भाग्यते एक आश्रय कारणा जाणिले ज्याने तो ना मोहित होत असे श्री वसुदेव म्हणाले बंधो तू कर वर्षाचा कंसाला तो दिला असे न येथे राहणे जास्त घडे उत्पात गोकुळी श्री शुकदेव सांगतात ऐकता बोल हे नंद गोपाळा सह घे घेबोनी जुंपिले बैल निघाली गाडी गोकुळा इथे श्रीमद महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोके मराठी रूपांतर पाचवा अध्याय हरिओम तत्सत श्री कृष्णार्पणमस्तू